नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एक्क्याऐंशी फोनची घंटी वाचल्यावर प्रत्येक वेळेला तो उचलू नका दूरध्वनी हा तुमच्या सोयीसाठी आहे तुम्हाला दूरध्वनी करणाऱ्यांच्या सोयीसाठी नाही तरीही जेव्हा आपण दूरध्वनीची घंटी ऐकतो तेव्हा आपण आगीची पाच वेळेला धोक्याची सूचना आल्यासारखे वागतो आपण अशा रीतीने तो दूरध्वनी घ्यायला धावतो की जसे काही त्यांच्यावर लगेचच प्रतिउत्तर देण्यावर आपले जीवन अवलंबून आहे मी असे काही लोक पाहिले आहेत जे कुटुंबाबरोबर शांततेत चाललेले जेवण वाचनाचा वेळ किंवा साधनेच्या वेळात व्यत्यय आणून त्या तथाकथित महत्वाच्या फोनाला प्रतिउत्तर द्यायला जातात ते फोन असे असतात की ते नंतरही घेतले जाऊ शकतात ध्वनियंत्र व्हॉइसमेल जरी निर्दोष नसले तरी आजच्या या आधुनिक जगात पुष्कळशा प्रकारे आशीर्वादच आहेत हे यंत्र तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मोकळे ठेवते व जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळी फोनला उत्तरे देऊ देते फोनच्या घंटीमुळे आता तुम्हाला अडथळा यायची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनातल्या महत्वाच्या कार्यावर तुमचा वेळ खर्च करू शकता प्रत्येक वेळेला फोन वाजला की तो उचलण्याची सवय मोडणे अवघड आहे हे स्वानुभवावरून मला माहीत आहे तो फोन घ्यायला धावत जाणे सोपे आहे कारण आपल्याला फक्त कोणी फोन केला हे जाणून घ्यायचे असते पुष्कळ वेळेला तर तुम्हाला जे काम करायचे नसते ते पुढे ढकलण्यासाठी वाजणारा फोन घेणे हा एक मार्ग आहे पण एकदा का तुम्हाला तो वाजू देण्याची सवय लावली आणि तुम्ही करत असलेल्या कामावर लक्ष केंद्रित केले मग ते चांगले पुस्तक वाचणे असो की प्रिय व्यक्तीबरोबर सुसंवाद साधणे असो किंवा मुलांबरोबर मौज मजा करणे असो मग फोन उचलायला जाण्याची एवढी घाई कसली याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल सूत्र ब्याऐंशी मनोरंजनमध्ये पुनर्निर्मितीचा समावेश करण्याचे ध्यानात ठेवा दिवसभराच्या कामाने थकून गेल्यानंतर सोफ्यावर शरीर दुमडून पुढचे तीन चार तास दूरदर्शन पाहण्यात घालवणे अतिशय सोपे असते पण जर तुम्ही सर्वसामान्य लोकांसारखे असाल तर तेव्हा तुम्ही पाहिलेले दूरदर्शन पाहायला बसला त्या वेळेला वाटले होते त्यापेक्षा इतका वेळ दूरदर्शन पाहून तुम्ही खरोखरच जास्त थकून जाता हा दैव दुर्विलास आहे संयमित आयुष्य जगण्यासाठी करमणूक ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण करमणुकीने सुद्धा तुमच्यात पुनर्निर्मिती केली पाहिजे करमणुकीने तुम्ही पूर्ववत झाला पाहिजे आणि चैतन्य परत मिळाले पाहिजे खऱ्या मनोरंजकाने आशेची आणि ऊर्जेची एक नवीन जाणीव तुमच्यात काठोकाठ भरेल खरी करमणूक तुमच्यातली ठिंगी प्रज्वलित करून तुमच्यातल्या श्रेष्ठत्वाशी आणि उत्तमाशी जोडते प्लॉटोने म्हटल्याप्रमाणे उत्तम शरीरामुळे आलेले शारीरिक श्रेष्ठत्व हे आत्म्याला विकसित करत नाही तर या उलट उत्तम आत्मा त्याच्या श्रेष्ठत्वामुळे जितके शक्य असेल तितके शरीर विकसित करतो असा माझा विश्वास आहे म्हणूनच मनोरंजनात सुद्धा तुमच्या आत्म्याला शांत करेल अशा उद्दिष्टांचा समावेश असला पाहिजे सूत्र त्र्याऐंशी योग्य प्रतिस्पर्धी निवडा ऑलिम्पिकचे धावपट्टू जेव्हा स्पर्धानंतर घरी परततात तेव्हा त्यांच्यातले काही जण ज्याला मानसपचारज्ञ पीओडी पोस्ट ऑलिम्पिक डिप्रेशन म्हणजे ऑलिम्पिक झाल्यानंतरचे औदासीन्य म्हणतात त्याने ग्रासले जातात असे मी नुकतेच वाचले आहे स्पर्धेमध्ये श्रेष्ठ ठरण्यासाठी इतक्या वर्षाचे प्रशिक्षण आणि सगळ्या जगात प्रकाशाच्या झोतात राहिल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या रोजच्या जीवनात परत येतात तेव्हा हे धावपट्टू नैराश्याने पीडित होतात यशाच्या शिखरावर पोचल्यानंतर त्यापेक्षा कोणतेही उच्च ध्येय त्यांच्या पुढे नसल्यामुळे त्यांना जीवन अर्थहीन वाटायला लागते यासारखीच गोष्ट चंद्रावर गेलेल्या अपोलाच्या अंतर्विळांनाही अनुभवली हे सध्या हे यश साध्य केल्यानंतर अंतराळात प्रवास करण्याची जी मजा आहे जी उत्तेजना आहे तशी जीवनात फार थोड्या गोष्टींमध्ये आहे या वास्तव्यामुळे ते उदासीन झाले जीवनात योग्य आशावाद आणि उत्कटता जपण्यासाठी तुम्ही उच्च आणि अतिउच्च ध्येय ठेवत गेले पाहिजे एक ध्येय गाठले की ते मग व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक असो तुम्ही लवकरात लवकर पुढचे ध्येय आखणे आवश्यक आहे या उच्च आणि गुंतवणूक ठेवण्याच्या सुधारित ध्येय आखण्याच्या प्रक्रियेला मी योग्य प्रतिस्पर्धी निवडणे म्हणतो जेव्हा मी वकिलीचा व्यवसाय करत होतो तेव्हा कोर्टरूममध्ये माझा पुष्कळचा वेळ माझ्या आलिशांच्या फायद्यासाठी प्रतिनिधित्व करण्यात मी घालवत होतो एवढ्या वर्षामध्ये मी ज्या केसेस लढल्या त्यामध्ये कणखर प्रतिस्पर्ध्याला जेव्हा मी सामोरा गेलो तेव्हा मी नेहमी जास्त चांगल्या प्रकारे लढलो हे माझ्या लक्षात आले ते हुशार उच्च दर्जाचे तयारीचे आणि विलक्षण एकाग्रता असलेले वकील मला न्यायाधीशासमोर महत्वाच्या मुद्द्यावर केंद्रस्थानी राहिला आणि माझे वादविवाद संक्षिप्तपण स्पष्टपणे व परिणामकारकरित्या करण्यास भाग पाडत होते गुणवान प्रतिस्पर्धी मला मी पूर्वी जी कामगिरी केली होती त्यापेक्षा जास्त चांगले करायला आणि मला सखोल विचार करण्यासाठी माझ्या अंतर्मनांमध्ये पोचायला भाग पाडत होते याच प्रकारे तुम्हाला करायला भाग पाडणाऱ्या अविचल ध्येयाची प्रवाहाची दिशा निवडल्यामुळे तुमचे कौशल्य पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी मुक्त होते हिऱ्यांवर न डगबगता दाब दिला की ते तयार होतात हे ध्यानात घ्या म्हणूनच तुमची ध्येयही तुमच्यासाठी मोलाची असतील याची खात्री करून घ्या जी यव्वाने तुमच्या मनाला भिडतील आणि तुमच्यातली उत्तम बाहेर काढण्याच्या या प्रक्रियेस तुम्हाला प्रगतीपथावर आणण्यासाठी मदत करतील त्या प्रकारची ती आहेत याची खातरजमा करून घ्या देशामध्ये मी जे वैयक्तिक शिक्षणाचे वर्ग घेतो त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पुष्कळशा लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि व्यवसायात मी ज्याला यश समजतो ते संपादन केले आहे त्यांचा आदर केला जातो व ते प्रभावी आहेत संयमित आणि परिपूर्ण वैयक्तिक आयुष्य जगताना ते जे करत आहेत त्याचा ते आस्वाद घेतात तरीही ते माझ्या कार्यक्रमांना येतात कारण त्यांनाही मनातून कुठेतरी हे जाणवत असते की यापेक्षाही जास्त काहीतरी होऊ शकतं आणि त्यांच्या जीवनाने यापेक्षा जास्त मोबदला त्यांच्यासाठी राखून ठेवला आहे मानवी मनाची क्षमता खऱ्या अर्थाने प्रकट होण्यासाठी आणि चिरस्थायी वारसा सोडून जाण्यासाठी त्यांनी त्यांचे उद्दिष्ट उंचावत राहायला पाहिजे आणि जास्त उंचीवर जाण्यासाठी ते धरून ठेवले पाहिजे जीवन त्यांना या मार्गात जास्त आशीर्वाद देतो सूत्र चौऱ्याऐंशी कमी झोपा थॉमस एडिसनच्या जीवनाची कथा अगदी वाचनीय आहे थोडासा स्वप्नाळू थोडासा जुगारी आणि अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या या महान संशोधकांनी या जगात त्यांचा वेळ अतिशय उत्तम रीतीने वापरला जरी त्यांनी सहा महिन्याचे शिक्षण पूर्ण केले असले तरी त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी the decline and the fall of the Roman empire यासारखी महान पुस्तके वाचली होती आणि वयाच्या तिसाव्या वर्षी ग्रामोफोनचा शोध लावला जे यंत्र आवाजाचे नोंद ठेवायचे सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या एडिसनना कोणीतरी विचारले की जेव्हा ते शेवटी शेवटी संपूर्ण भैरे झाले तेव्हा त्यांनी श्रवण यंत्रांचा शोध का लावला नाही त्यावर ते उत्तरले ज्याच्याशिवाय तुम्ही जगू शकला नसता असे शेवटचे चोवीस तासात तुम्ही किती ऐकू शकला असता ते असत असत आणखीन म्हणाले ज्या माणसाला ओरडून बोलायचे असते ते खोटं बोलू शकत नाही या वैशिष्ट्यपूर्ण माणसाबद्दल माझ्या एक गोष्ट जास्त लक्षात राहिली ती म्हणजे त्यांची चार तासाची झोप घेण्याची दुर्मिळ क्षमता झोप ही मद्यासारखी आहे त्यांनी खुलासा केला एका वेळी जास्त घ्या आणि ते तुम्हाला गुंगी आणते तुमचा वेळ जातो तुमच्यातले चैतन्य जाते आणि संधी जातात आपल्यातले पुष्कळसे लोक आपल्याला जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त झोपतात आपण आपल्याशी म्हणतो की आपल्याला उत्तम काम करण्यासाठी कमीत कमी आठ तासांची झोप मिळाली पाहिजे आपल्याला कमी झोप मिळणार आहे ही कल्पनाच आपण करू शकत नाही आणि त्या विचारांनीच आपल्या अंगावर काटे येतात पण मी आधीच्या प्रकरणात लिहिल्याप्रमाणे झोपेची लांबी महत्वाची नसते तर तुमच्या झोपेचा दर्जा खरोखरच महत्वाचा असतो जेव्हा तुमच्या जीवनात सगळे व्यवस्थित चाललेले होते तो काळ लक्षात घ्या ऑफिसमध्ये तुमचा उत्कर्ष होत होता नातेसंबंध समाधानाचे होते आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ते विकसित होत होते तुमच्या दिवसातल्या प्रत्येक मिनिटात तुम्ही ऊर्जेने आणि उत्कटतेने काटोकाट भरलेले होतात तुम्ही जर सर्वसामान्य लोकांसारखे असाल तर तुम्हाला हेही आठवेल की या दिवसात तुम्हाला खूप कमी झोप मिळत होती खर तर या दिवसात इतकी काही स्फूर्ती चैतन्य होती की तुम्हाला जास्त झोपून वेळ वाया घालवायचा नव्हता आता तुमच्या जीवनातला असा काळ लक्षात घ्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे घडत नव्हत्या तुमचे नोकरीतले काम तुम्हाला संपुष्टात आणत होते तुमच्या आयुष्यातले सगळेजण तुम्हाला संतापायला लावत होते आणि तुमच्या स्वतःसाठी तुमच्याकडे वेळ नव्हता या काळात कदाचित तुम्ही नेहमीपेक्षा जास्त झोपला असाल शनिवारी आणि रविवारी तर कदाचित दुपारी दोन वाजेपर्यंत झोपला असाल आपण पुष्कळ वेळेला कठीण प्रसंगात वास्तवापासून दूर जाण्यासाठी झोप ही पळवाट म्हणून वापरतो पण जेव्हा शेवटी तुम्ही उठला होतात तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते घेरी आल्यासारखे चेतना नसल्यासारखे आणि थकलेले वाटले असेल म्हणूनच किती तास झोपलो यापेक्षा तुमच्या शरीरात नवचैतन्य किती प्रमाणात आले हे महत्वाचे आहे विछानात कमी झोपण्याची पराकाष्ठा करा पण गाढ झोप घ्या थकवा हा मनाने तयार केलेला असतो तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागल्यामुळे तो आलेला असतो हे लक्षात घ्या हेनरी लॉकफोलोचे सुज्ञपणाचे शब्द लक्षात ठेवा महान लोक ज्या उंचीपर्यंत गेले आणि टिकले ते एकदम नाही गेले तर जेव्हा त्यांचे सहकारी झोपले होते तेव्हा रात्रीच्या वेळी ते परिश्रम करत होते सूत्र पंच्याऐंशी कुटुंबासोबत जेवण घ्या माझ्या आईने आमच्यावर मी मोठा होत होतो तेव्हा जे घराण्याचे संस्कार केले त्या सर्वातील एक महान गोष्ट म्हणजे दररोज कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र जेवायचे माझे वडील माझा भाऊ आणि मी काही काम करत असलो तरी रात्रीच्या जेवणासाठी घरी यायला पाहिजे असा दंडक होता जेथे आम्ही सर्वजण दिवसभरातल्या घडामोडी दिवसाच्या शेवटी एकमेकांना सांगायचो माझे वडील पुष्कळ वेळा जेवणाच्या टेबलाभोवती यायचे आम्ही नवीन कुठली गोष्ट शिकली ते विचारायचे किंवा ते वर्तमानपत्रातल्या बातमीचे कात्रण शर्टच्या खिशात घेऊन यायचे आणि आम्हाला सर्वांना त्या विषयावर चर्चा करायला लावायचे या कुटुंबासोबत दररोज जेवणाच्या पद्धतीने आम्हाला जवळ आणले आणि मला खूप चांगल्या आठवणी दिल्या ही पद्धत मी माझ्या स्वतःच्या कुटुंबातही आणली आहे आणि माझी आशा आहे की माझी मुलं ही पण पद्धत चालवतील तुमचे कुटुंबासोबतचे जेवण रात्रीचे असले पाहिजे असे नाही आजचा जमाना घाई गर्दीचा आहे आपल्याला अनेक वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत मुलांना फुटबॉलची प्रॅक्टिस आहे पियानोची आणि नाचाची शिकवणी आहे त्यामुळे संध्याकाळी मजेत जेवण्यासाठी एकत्र येणे कठीण आहे जर तुम्हाला सर्वांची वेळ जुळत असती तर तुमचे कुटुंबासोबतचे जेवण तुम्ही दुपारचे सुद्धा एकत्र घेऊ शकता किंवा सकाळचा नाश्ता सकाळी दिवसाच्या शेवटी दूध बिस्किटे खाण्यासाठी एकत्र येऊ शकता तुम्ही दररोज तुमच्या प्रियजनांबरोबर ज्यांच्यावर तुम्ही जीवापाठ प्रेम करता त्यांच्याबरोबर दोन घास खाण्यासाठी वेळ काढणे आणि अर्थपूर्ण व समृद्ध कौटुंबिक जीवन निर्माण करण्यासाठी सातत्याने त्यावर काम करीत राहणे महत्वाचे आहे सूत्र शहाऐंशी तोतिया बना संशोधनाने हे दाखवून दिले आहे की तुमच्या वागण्याचा प्रभाव तुमच्या विचारांवर पडतो तुम्ही जर खाली मान घालून जमिनीकडे पाहत बसाल तर नैराश्य ग्रासलेला माणूस शारीरिकरित्या जसा असतो तसा त्याचा आदर्श घेतलात तर परिणामी तुम्हाला नैराश्य यायला सुरुवात होते या उलट जर तुम्ही हसलात खिदळलात आणि मान ताट करून वर उभे राहिलात तर तुम्हाला लवकरच जाणवेल की जरी सुरुवातीला तुम्ही चांगल्या मूडमध्ये नसला तरी तुम्हाला आता बरे वाटत आहे या माहितीनुसार जोपर्यंत तुम्ही तसे बनत नाही तोपर्यंत खोटं खोटं तसं वागायला सुरुवात करा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचा माणूस व्हावेसे वाटते तसे तुम्ही आहात असे दाखवू शकता अतिशय उत्साहपूर्ण असल्याचा अभिनय सातत्याने करून किंवा खरोखरच धीट माणूस आहेत असे भासवल्याने तुम्ही हे वैयक्तिक सद्गुण आत्मसात करू शकता तुम्हाला जसे व्हावेसे वाटते त्यांच्यासारखे वागा या तंत्रातली शक्ती दर्शवली स्टेनफोर्ड विश्वविद्यालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या एका गटाने ज्यांनी अभ्यास करून मनाने कणखर असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक गट घेतला आणि त्यांच्या तुरुंगाच्या एका प्रकृतीत अंदाजाने दोन तीन भागात विभागून ठेवले त्यांच्यातल्या एका गटाला मानसोपचारांनी तुरुंगाचे रक्षक असल्यासारखे वागा असे सांगितले तर दुसऱ्या गटाला तुरुंगवासी असल्यासारखे वागा असे सांगितले या प्रयोगामुळे दोन्ही गटातल्या प्रतिनिधींच्या वागण्यावर इतका नाट्यमय परिणाम झाला की मानसोपचार तज्ञांना हा प्रयोग फक्त सहा दिवसातच बंद करावा लागला जे तुरुंगवासी होते त्यांना वेडीचे झटके यायला लागले आणि ते अधूनमधून रडायला लागले व ते एकदम निराश होऊन गेले तर ते तुरुंगाचे रक्षक होते ते जुलमाने वागायला लागले आणि दुर्लक्ष करायला लागले या अभ्यासामुळे जसे वागलात तसे होईल हे तंत्र तुमची वागणूक बदलण्याचा आणि तुम्ही जसे ठरवले आहे तशा माणसात तुमचे रूपांतर होण्याचा एक अतिशय प्रभावशाली मार्ग आहे या विधानाला पुष्टी मिळते सूत्र सत्याऐंशी जनसमुदाय पुढे बोलण्याचे शिक्षण घ्या मी एक व्यावसायिक वक्ता असल्याकारणाने व मी नेतृत्वामध्ये वैयक्तिक प्रभावामध्ये आणि जीवन विकासामध्ये प्रभुत्व संपादन केल्यामुळे मला कार्यक्रम करताना जगप्रसिद्ध तज्ज्ञ प्रेरणेवर कर्तृत्व करणारे ब्रायन ट्रेसी व्यवसायातील गुरु प्रोफेसर जॉन कोटर सुप्रसिद्ध अभिनेते क्रिस्टोफर रिव संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी जसे ज्युएल यांना भेटण्याचे सौभाग्य लाभले मी जवळजवळ एका वर्षात पंच्याहत्तर मोठ्या परिसंवादामध्ये भाषणे करतो आणि दक्षिण अमेरिका आशिया खंड आणि कॅरेबियनमध्ये भाषणे देतो तरीही मोठ्या पुढे बोलणे ही एकेकाळी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भीती होती हे फार थोड्या लोकांना माहीत आहे जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा लोकांसमोर बोलताना मी चुकेन म्हणून समोर आलेली कुठलीही संधी टाळत होतो जर एखाद्या शिक्षकाने मला वर्गात एखादे उत्तर तोंडी म्हणायला सांगितले किंवा एखाद्या विषयावर बोलायला सांगितले तर मी नेहमी ही नाही तर ती पळवाट शोधायचो सार्वजनिक ठिकाणी बोलण्याच्या माझ्या भीतीमुळे माझ्या आत्मविश्वासावर परिणाम झाला आणि मला ज्या गोष्टी माहीत होत्या की मी त्या करू शकेन त्या गोष्टीमध्ये सुद्धा मला बाधा येत होती डेल कर्नोजी आग नायझेनमध्ये मी जोपर्यंत मी जोपर्यंत पुढे बोलण्याचा अभ्यासक्रम केला नाही तोपर्यंत मी स्वतःला बदलू शकलो नाही जेव्हा मी तो अभ्यासक्रम केला तेव्हा एक नवीन जग माझ्यापुढे उघडले तेव्हापासून मी हे शोधून काढले की माझ्या या भीतीमध्ये मी एकटा नाही पुष्कळशे लोक श्रोत्यांमध्ये बोलायला इतके घाबरतात जितके ते मृत्यूला सुद्धा घाबरत नसतील हे निदर्शनास आले आहे खूप मोठ्या जनसमुदाय पुढे बोलणे म्हणजे आपण ज्या सुरक्षित परिघात राहतो त्याच्या बाहेर आपल्याला यावे लागते आणि या संपूर्ण अनोळखी अनुभवाला आपल्याला सामोरे जावे लागते पण दोन गोष्टी तुमच्या सार्वजनिक ठिकाणी बोलण्याच्या भीतीला किंवा तसे सांगायचे झाल्यास कुठल्याही भीतीला नाट्यमयरित्या कमी करू शकता तयारी आणि सराव सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा अभ्यासक्रम तुमची जनसमुदाय पुढे बोलण्याची तयारी करून घेईल आणि लोकांपुढे दररोज बोलण्याचा सराव करण्यासाठी एक सार्वजनिक जागा देईल तेव्हा लवकरच तुमची भीती तुम्ही घालवाल व परिणामी त्यावर मालकी गाजवाल सूत्र अठ्ठ्याऐंशी छोटे विचार करणे थांबवा ब्रिटिश राजकारणी बेजमिन डिट्रायली एकदा म्हणाले तुमच्या मनाला महान विचारांनी पोचा कारण तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षा जास्त उंच तुम्ही कधीच जाणार नाही त्यांचे हे विधान सखोल आहे त्यांचा सांगायचा मुद्दा स्पष्ट आहे तुमच्या जीवनात तुम्हाला मागे खेचत नाही तर तुमचे जे विचार आहेत की मी करू शकणार नाही ते तुम्हाला मागे खेचत आहेत तुमच्या अंतर्मनात जे चालले आहे ते तुम्हाला हवे असलेले मिळवण्यात अडथळा आणीत आहेत तुम्हाला ज्या क्षणी हे अंतरंग कळेल आणि या मर्यादित विचारांपासून तुम्ही स्वतःच्या मनाला मुक्त कराल तेव्हा लवकरच तुमच्या वैयक्तिक परिस्थितीत सुधारणा झाल्याचे तुम्ही पाहताल मी माझ्या प्रेरणा देणाऱ्या परिसंवादात माझ्या श्रोत्यांना सांगतो जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरवठा करत नसाल तर तुम्ही तुमच्या मर्यादांना इंधन पुरवत आहात माझा भाऊ जो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नेत्रविशारद आहे त्याने मला एकदा ॲम्ली ओपोया ॲम्ली ओपोया म्हणजे निरोगी डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यांचा एकत्रित परिणाम साधला जातो व मेंदूला ती संवेदना मिळते व दृश्य तयार होते अँब्लोपियामध्ये या दोन्ही डोळ्यांचा एकत्रित परिणाम न साधल्यामुळे दोन दृश्य दिसतात म्हणून मेंदू दुसरं दृश्य दाखवतो म्हणून एका डोळ्यावर पट्टी बांधली जाते या वैद्यकीय क्षेत्रातल्या स्थितीबद्दल सांगितले यामध्ये ज्या मुलाला ॲम्ब्लोपिया झाला आहे त्याच्या एका डोळ्यावर पट्टी बांधलेली असते जेव्हा ती पट्टी काढली जाते तेव्हा त्या मुलाच्या चांगल्या डोळ्याची दृष्टी जाते डोळ्यावर पट्टी बांधल्यावर त्या डोळ्याची वाढ खुंटते आणि अंधत्व येते आपल्यातले पुष्कळसे लोक या ॲम्ब्लोपियाने आजारी आहेत आपण आपल्या डोळ्यांना ढापण लावून फिरतो मोठी मोठी स्वप्न पाहायला घाबरतो आणि आपल्याला ज्या गोष्टी करायला भीती वाटते त्या करायला आपण घाबरतो याचा परिणाम नेहमी तोच होतो त्या एम्लोपिया झालेल्या मुलाप्रमाणे आपण शेवटी आपली दृष्टी घालवून बसतो आणि आपले उर्वरित आयुष्य एका मर्यादित क्षेत्रात फिरून घालवतो खूप लोक छोटे छोटे आयुष्य जगतात आपल्यातल्या पुष्कळ लोकांचा त्यांच्या विशीतच त्यांचा आत्मा मेलेला असतो फक्त त्यांना जाळतात ऐंशी वर्षी ज्या माणसाने थांबायला नकार दिलेला आहे त्याला कोणीही थांबू शकत नाही हे लक्षात ठेवा खूपसे लोक खरोखर अपयशी होत नाही तर ते प्रयत्न करायचे सोडून देतात आणि पुष्कळच्या मर्यादा ज्या आपल्या स्वप्नांपासून आपल्याला मागे खेचत असतात त्या आपण स्वतःनेच घेतलेल्या असतात म्हणूनच छोट्या विचारांच्या बेड्या तोडून टाका बदल घडण्यासाठी मोठी स्वप्न पाहण्याचे धाडस करा आणि अपयश हा पर्याय तुमच्यासाठी नाही हे स्वीकारा सेनकाने दर्शवल्याप्रमाणे गोष्टी करायला अवघड आहेत म्हणून आपण त्या करायचे धाडस करत नाही असे नाही तर आपण त्या करायचे धाडस करत नाही म्हणून त्या अवघड आहेत सूत्र एकोणनव्वद ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल चिंता करणे सोडा माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी जेव्हा जेव्हा आव्हानांना सामोरे जातो तेव्हा मी रेनहोल्ड नायबरच्या द सिरिनिटी प्रेयरकडे वळतो देवा ज्या गोष्टी बदलल्या जाऊ शकत नाही त्या गोष्टी शांतपणे प्रसन्नपणे स्वीकारायचे आम्हाला औचित्य दे ज्या गोष्टी बदलल्या पाहिजेत त्या बदलायचे धाडस दे आणि त्यांच्या एकमेकांमधला फरक की हुशारी दे एका व्यवस्थापकाने मी माझ्या नेतृत्व शिकवणीच्या कार्यक्रमात वापरतो त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या काळजांच्या चोपन्न टक्के काळजा कदाचित कधीच घडणार नाहीत अशा होत्या सव्वीस टक्के काळजा या भूतकाळातील त्यांच्या कृतीबद्दल होत्या ज्या बदलू शकत नाहीत आठ टक्के काळजा ह्या लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या मतासाठी होत्या त्यांच्यासाठी अगदी गौण होते चार टक्के काळजा त्यांच्या आरोग्याबद्दलच्या होत्या ज्यावर त्यांनी उपाय केला होता आणि फक्त सहा टक्के काळजा खरोखरच त्यांनी लक्ष घालण्यासारख्या होत्या त्या चिंता ओळखून आणि ज्यांच्याबद्दल ते काहीच करू शकत नव्हते त्या सोडून दिल्यामुळे किंवा त्यावर आपली शक्ती वाया न घालवल्यामुळे या माणसाने आपल्या चौऱ्याण्णव टक्के समस्या ज्या त्यांना पीडा देत होत्या त्या त्यांनी काढून टाकल्या सूत्र नव्वद कसे चालायचे ते शिका साधारण दहा वर्षापूर्वी माझ्या वडिलांकडून मला एक पार्सल आले त्यामध्ये एक जुने जास्त हाताळलेले पुस्तक होते त्यावर मुखपृष्ठातल्या आतल्या बाजूला लिहिले होते प्रिय रॉबिन काही दिवसापूर्वी जुने पुस्तकं विकणाऱ्या पुस्तकांच्या दुकानातून मी हे पुस्तक घेतले जरी या पुस्तकासाठी भरलेली रक्कम अगदी थोडी असली तरी त्याची खरी किंमत जबरदस्त आहे मला हे पुस्तक वाचताना खूप मजा आली आणि आशा करतो की तुला पण येईल बाबा एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे नाव आहे getting the most out of life आणि स्वावलंबनाच्या आणि ज्ञानाच्या साहित्यातले हे पुस्तक म्हणजे माझ्या वाचनालयातली अमुक संपत्ती आहे मी त्या पुस्तकात असलेल्या जीवन विकासावर लिहिलेल्या छोट्या लेखांकडे मी परत वळालो ज्याचे शीर्षक wake up live the business of living a long time आणि how to live on twenty four hours a day असे होते ते या एवढ्या वर्षात खूप वेळा वाचले आणि त्यात दिलेल्या शिकवणीमुळे मी विकसित होत गेलो हे पुस्तक म्हणजे खरोखरच एक अमूल्य ठेवा आहे नुकतेच पावसाळ्यातल्या एका दिवशी हे पुस्तक मी काढले आणि वेगवेगळी प्रकरणे चालली व एका निष्कर्षापाशी थांबलो how to take a walk चालायचे कसे त्यामध्ये लेखकाने आयलँडोने चालण्यामधून उत्तम कसे मिळवायचे याबद्दलचे त्यांच्या अंतर्मनातले विचार मांडले आहेत पहिल्यांदा त्याने सल्ला दिला की चालण्याला काही विशिष्ट उद्देश नसावा एखाद्या मुक्कामाला जाण्याऐवजी तुम्ही मध्ये चालण्यातल्या सौंदर्यामध्ये बुडून गेले पाहिजे दुसरे असे आहे की जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्ही तुमच्या काळजा बरोबर कधीच नेता कामा नाही त्या घरी सोडा जर सोडल्या नाहीत तर चालण्याच्या शेवटी त्या मुळापासून तुमच्या मनात जास्तच घर करून बसतील शेवटी संपूर्णपणे चालण्याचा आनंद घ्या आजूबाजूचे आवाज दृश्य आणि वास यांवर लक्ष संपूर्ण केंद्रित करा झाडांच्या पानांचा आकाराचा अभ्यास करा ढगांचे सौंदर्याचे निरीक्षण करा आणि फुलांचा सुवास घ्या शेवटी लेखकाने सांगितले आहे जेव्हा एखादा माणूस जगाकडे बघण्याची संधी साधतो सुगंध घेतो आणि त्यांची जडणघडण जाणून घेतो आणि जेव्हा तो जगाबरोबर एकटा राहतो तेव्हा जग हे इतके असह्य नाही हे जाणवते जगाबरोबरची ही ओळख हा आश्चर्यचकित करणारा नवीन आनंद जो तुम्ही लहान असताना झाला होता असाच हेतू चालण्याचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील